Thank मनातील वात तब्बल तीस वर्षापूर्वी या गीतानं तमाम महाराष्ट्र भारावून टाकला होता ही किमया करणारा जादूगार गजानन वाटवे त्याच दमानं आणि त्याच तेजस्वी भावगीत गायकीनं आपणासमोर पुन्हा सादर करीत आहेत गोमांतकातील एकमेव कॅसेट निर्माते सिनारी माझ्या देवा हासत देव घरा निरांजना तिरवा मी निरांजना तिरवा हा भावगीतांचा सम्राट गजानन वाटवे पूर्वीच्याच दिमाखानं आपणासमोर सादर करताना आम्हाला अत्यानंद होत आहे स्वतःचं तेज सदैव प्रज्वलित ठेवून आनंदमय आणि पवित्र असा प्रकाश देणारी ही तिला वाट म्हणते अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात नाही रे जगात नाही रे जगात कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात तुम्हाला सारखा गुरु नाही रे जगात वरी घाली तो धपाटा आत आधाराचा हात वरी घाली तो धपाटा आत आधाराचा हात तुम्हाला सारखा गुरु नाही रे जगात तुम्हाला सारखा गुरु नाही रे जगात आधी तुडवी तुडवी मग हात पुरवाई आधी तुडवी तुडवी मग हाते पुरवाई ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी घडे थोरा घरी जाती घडे जाती राऊळात घडे थोरा घरी जाती घडे जाती मंदिरात कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात मस्तकी कुणी चढून बसतो गाव गौरीच्या मस्तकी कुणी मद्यपात्र होतो रामराजांच्या हस्तकी कुणी मद्यपात्र होतो रामराजांच्या हस्तकी आव्यातली आग नाही पुन्हा पुन्हा आठवत आव्यातली आग नाही कुणी पुन्हा आठवत कुंभारा सारखा नाही रे जगात कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात रसाचा कलश कुणी गोरसाचा माठ कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ देता आकार गुरुने ज्याच त्याला लाभे वाट देता आकार गुरुने ज्याच त्याला लाभे वाट घट पावती प्रतिष्ठा घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात वरी घाली तो धपाटा आता धाराचा हात वरी घालितो धपाटा आता धारा हात तुम्हाला सारखा गुरु नाही रे जगात कुंभारा सारखा गुरु नाही जगात पुणे बोलता धुणे करून बसदासी खिणगीची इवल्या आग भडकली कैसी लोचनीच्या थेंबे डोंब कसा कसा दुरावा किती म्हणून सोसावा हा असा ऐसी तुझ्याची जिभारी लागून गेली ऐसी कोणत्या मुखाने करू क्षमे साधावा हा असा दुरावा किती म्हणून सोसावा असा दुरावा किती नावाची नदी जायची कोठे सागरावाची नदी जायची कोठे मागीत तयाते तुझी प्राण विसावा असा दुरावा किती म्हणून सोसावा हा असा दुरावा किती म्हणून सोसावा रे वाऱ्या वाचून जीव कसा वाचावा असा दुरावा किती म्हणून सोसावा हा असा दुरावा गंगेची शांत नदी रे वेळ अशी सांजेची शांत नदी रे थकले मी सुरताना बघत तुझी वाट रे वेळ अशी सांजेची शांत नदी काठ रे वेळ अशी सांजची हाच समय स्थळ हेच तू सांगितले मज जवळी प्रेम विमळ तू मागित रे हाच समय स्थळ हेत तू रे मज जवळी प्रेम विमळ तू रे सावरी घेऊ बेठी शांत नदी साठ रे वेळ अशी जी जपले रे साध तुझे जपले मन जपले मन माझे जपले रे साध तुझे जपले मन माझे जपले मन माझे जपले रे वादळ जे पुरात गाजे जपले रे वादळ मला बुडवितसे तुंग तुंग लाट रे वेळ अशी सांजेची शांत नदी काट रे वेळ अशी सांग रे मज उसळो मै फलिता थाट रे वेळ अशी सांजेची शांत नदी काठ रे खकरे मी झुरताना बघता तुझी वाट रे वेळ अशी सांजेची शांत रुपी काढले वेळ अशी सांगती पतित पावना जानकी जीवना पतित पावना मना पालटावे वेगी माझ्या मना माझ्या मना पालटावे वेगी माझ्या मना माझ्या मना पालटावे पतित पावना जानकी जीवना पतित पावना जानकी जीवना मन हे चंचल, नरा हे निश्चळ मन हे चंचल, नरा हे निश्चळ निरूपणी पाया मना पालटावे वेगी माझा मना माझा मला पालटावे पतित पावना जान कान सांडुनिया ध्यान विषय चिंतन करिता समान आवरेना करिता रे आवरेना वेगी माझ्या मना माझ्या मना पालटावे वेगी माझा मना माझा मना पालटा कथा निरूपणे रामदास म्हणे कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी मनाची लक्षणे जैसी तैसी वेगी माझ्या मना माझ्या मना पालटावे वेगी माझ्या मना माझ्या मना पालटावे पतित पावना जानकी जीवना पतित पावना जानकी जीवना पतित पावना अश्रुलोचनी उचेली मुके सुभाव हीतसे मुके अश्रुनो मुके सुभाव मना Lord. कठोर प्रीती भंग हा आता असई हो आता असाच वेगला मला खुशाल राहूया आता असाच वेगला मला खुशाल राहूया जळून राख जालो आता गारुवानसे मुकेश मुकेत मुकेश तसे मनात वेदना तरी जनात गीत साज नवा अशी धुंद हवा असा साज नवा दरवळ असा तुझ्या गवेणीतला मरवा दरवळ असा तुझ्या गवेणीतला मरवा असा नदी काठ अरुंदशी वाट असा नदी साठ अरुंदशी वाट सांजवेळी सामळीशी तू निशालू हिरवा अशी धुंद हवा असा सांज नवा अशी धुंद हवा असा सांज नवा दरवळ असा तुझ्या वेळ चला मरवा दरवळ असा तुझ्या वेळ चला मरवा वाणी अबोलीची वेणी अबोलीच वाणी मात्र जीव घेणा ओठ पाकळ्यांचा झुलवा अशी धुंद हवा असा साजवा अशी धुंद हवा असा साजवा दरवळ असा तुझा गवेणी तला मरवा सर्व असा तुझा गवेणी तला मरवा काठो काठ उचले ना माठ तुझ काठ उचले ना माठ बघे इथे तिथे तुझ्या नयनीचा पारवा अशी धुंद हवा असा नवा अशी धुंद हवा असा नवा दरवळ असा तुझ्या वेळ चला दरवळ असा तुझ्या वेळ चला मरवा पटुनिया खूण हुसला गाण पटुनिया खूण उचलिला माठ भुले मासळीला नाखवा अशी धुंद हवा असा साधू नवा अशी धुंद हवा असा साधू नवा दरवळ असा तुझा वेळ चला मरवा दरवळ असा तुझा वेळ चला मरवा रंगली ग सांज घुमे पखवाज रंगली ग सांज घुमे पखवाज घुमे पखवाज पखवाज पखवाज घुमे पखवाज चंद्र म्हणे चांदण्यानो रोहिणीला फिरवा अशी धुंद हवा असा साज नवा अशी धुंद हवा असा साज नवा दरवळ असा तु वेळी तला मरवा दरवळ असा तु वेळी तला मरवा दरवय असा तु वेळी तला मरवा दरवय असा तु वेळी तला मरवा दरवय असा तुझ्या वेळी तला मरवा Thank <laughs> you. सखी बाबा अघटित घडले गा सखी बाबा अघटित घडले ग स्वप्ना मधुर्या निशिगंधाची स्वप्ना मधुर्या निशिगंधाची अवचित हो गेले ग सखी बघ अघटित घडले ग सखी बघ अघटित घडले कसला काही न कळले ग मजला काही न कळले ग संथ शांत ह्या सरितेच जय संथ शांत ह्या सरितेच जय आज खळा उठले ग अघटित घडले सखी बागा अघटित घडले गा मेघा परी बरसला श्रावण मेघा परी बरसला सचैर पुराणी भाले ग सखी बर अघटित घडले ग सखी बर अघटित घडले ग गगन धरेवर झुकले ग गगन धरेवर झुकले ग सुधबुध सारी राधे परिणी सारी रागे परिम पुरती हरवून बसले ग सखी बाबा अघटित घडले ग सखी बाबा अघटित घडले गा झरले ते गरवीचे झरले ग पान पान ह्या प्राणलतेचे पान पान ह्या प्राणलतेचे लाज लाज लवले ग सखी बघ अघटित घडले ग बाबा अघटित घडले ग स्वप्नामधल्या निशिगंधाची स्वप्नामधल्या निशिगंधाची स्वप्नामधल्या निशिगंधाची अवजित होऊन गेले ग सखी बाबा अघटित घडले ग सखी बाबा अघटित घडले शब्दांचा संभार आटला गीतातून अंधार दाटला शब्दांचा संभार आटला गीता अंधार दाटला पाण्यावर थर थरले अवचित पाण्यावर थर थरले अवचित माधव अश्रुतरा तू गेलावर असे हर तारा पानातून लावारा पंखा बरी फडफडल्या तारा पाना से हरवले सूर हरवले गा ser. बाहुली येई बाहुली जाई बाहुली कशास आली कशास गेली कशास आली कशास गेली कोण मांडतो रोग मेळ हा कोण मांडतो रोग मेळ हा आल्या गेल्यांचा चालला खेळ बाबुल्यांचा चालला खेळ बाबुल्यांचा त्याचा त्याला बोध असे का त्याचा त्याला बोध असे का दुष्ट चांगल्याचा चालला खेळ बाबुल्यांचा चालला या नानर नारी या नानर नारी परत्या हादी त्यांची दोरी परत्या हादी त्यांची दोरी औक्ष कशाचे लपंडाव हा औक्ष कशाचे लपंडाव हा ऊन सावल्यांचा चालला खेळ बाबुल्यांचा चालला खेळ बाबुल्यांचा मरण खाता गावे मरण ये, म्हणून जगावे मिळता खावे खाता गावे उगा कशाला शोक करावा उगा कशाला शोक करावा जगण्या मरण्याचा चालला खेळ बाबुल्यांचा चालला हे नशिबना पुरे अपुऱ्या हाती नशिबना पुरे अपुऱ्या हाती जिवंत आहे शरीर देवी जिवंत आहे शरीर देवी पुतळा मातीचा चालला खेळ बाबुल्यांचा चालला खेळ Hare Rama कसा कुठे टाका घालू आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन दहा ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरण कसा कुठे टाका घालू आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन धुतली नाही राहू दिला डाग नाही राहू दिला डाग नाही राहू दिला डाग म्हणता धुकली नाही राहू दिला डाग नाही राहू दिला डाग नाही राहू दिला डाग धागा धागा क्षीण झाला आता काय करू सांग आता काय करू सांग आता काय करू सांग दहा ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरळ कसा कुठे टाका घालू आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन झोपल्या ठिकाणी वेळा वैराणी साधल्या वेळा वैराणी साधल्या वेळा वैराने साधल्या कधी झोपल्या ठिकाणी वेळा वैराणी साधल्या वेळा वैराणी साधल्या वेळा वैरण सारल्या अकारण कोठे कोठे फुल्या बिब्याच्या मारल्या फुल्या बिब्याच्या मारल्या फुल्या बिब्याच्या मारल्या दहा ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरण कसा कुठे टाका घालू आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन धुतल्याने नाही गेल्या काही राहिल्या रे खुणा काही राहिल्या रे खुणा तुल्यान नाही गेल्या काही राहिल्या रे खुणा काही राहिल्या रे खुणा दावा साधला हा कोणी मला मुळीना कल्पना मला मुळीना कल्पना मला मुळीना कल्पना दहा ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरण कसा कुठे टाका आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन आणू आहे तशी आता तुझ्या समोरी ठेवतो तुझ्या समोरी ठेवतो तुझ्या समोरी ठेवतो जशी आहे तशी आता तुझ्या समोरी ठेवतो तुझ्या समोरी ठेवतो देव होई पाठ मोरा देव होई पाठ मोरा तेथे सद्गुरु धावतो तेथे सद्गुरु धावतो तेथे सद्गुरु धावतो दहा ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरळ कसा कुठे टाका घालू आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन आणू कोठली नवीन